नवरी आली नवऱ्याच्या गावा विसरून गेली माहेरच्या ना सासू माते समान सासरा लाभला पित्या समान होती मोठ्या गुणाची बंधू समान प्रीत दिराची पतीची माया